पुढचे गॅस स्टेशन कुठे आहे खा माझ्या गाडीच्या चाकातली हवा निघाली आहे माझ्या गाडीच्या चाकातली हवा निघाली आहे खा? आपण टायर बदलून द्याल का आपण टायर बदलून द्याल का ดิฉันอยากได้น้ำมันดีเซลสองสามลิตรค่ะมาลาค่ะลิตรดีเซลไปเจมาลาค่ะลิตรดีเซลไปเจดิฉันไม่มีน้ำมันเบนซินแล้วค่ะมาจาจาวลอันคีแก๊สนะฮีมาจาจาวลอันคีแก๊สนะฮีคุณมีแกลลอนน้ำมันไหมคะอัปเลจวลแก๊สซะดับบะอะเฮค่ะ जवळ गॅसचा डबा आहे का खा? इथे फोन करण्याची सोय कुठे आहे इथे फोन करण्याची सोय कुठे आहे ती खा? माझी बिघडलेली गाडी टोईंग करून नेण्याची सेवा मला हवी आहे माझी बिघडलेली गाडी टोईंग करून नेण्याची सेवा मला हवी आहे ती खा। मी गॅरेज शोधतो आहे मी गॅरेज शोधते आहे हेत। अपघात झाला आहे अपघात झाला आहे खा। इथे सर्वात जवळचा टेलिफोन बूथ कुठे आहे इथे सर्वात जवळचा टेलिफोन बूथ कुठे आहे मी आपल्या आपल्याजवळ मोबाईल फोन आहे का आपल्याजवळ मोबाईल फोन आहे का เราต้องการความช่วยเหลือค่ะ आम्हाला मदतीची गरज आहे आम्हाला मदतीची गरज आहे ตามหมอให้ทีค่ะด็อกเตอร์อันน่าบอกว่าด็อกเตอร์อันน่าบอกว่าเรียกตำรวจให้ทีค่ะพลิสันน่าบอกว่าพลิสันน่าบอกว่าขอดูเอกสารของคุณหน่อยค่ะครูพยาอัปลีโอรักพัตเรีดักว่าครูพยาอัปลีกากัดพัตเรีดักว่าครูพยาอัปลีโอรักพัตรี ดั दाखवा क ृป य ा आपली าा ग द प त ्ดัก ख व าขอดูใบขับขี่ของคุณหน่อยค่ะครูปยาอัปลาปรวานาดักวาครูปยาอัปลาปรวานาดักวาขอดูทะเบียนรถของคุณหน่อยค่ะครูปยากาดีเซกากัดพัตรดักวาครูปยากาดีเซกากัดพัตรดักวา